गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम परमामृत या ग्रंथातील प्रकरण सहावे कारणदेह निरसन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री श्री नमा नेने मनसी ते नेनिव तो मिथ्या भ्रम भाव रूपासारखे अवयव छाये जैसे आप आपण या जाणता सदैवासे सर्वथा ना तरी न कळण्याची अवस्था कवन सांगे नेने म्हणून जे म्हणतोस त्याचेच नाव नेणीव म्हणजे अज्ञान असे परंतु अज्ञान आहे असे म्हणणे हाच आधी खोटा भ्रम आहे कारण रूपासारखेच अवयव जरी छायेला असतात तरी छाया हा रूपाचा मिथ्याभासच असतो अर्थात सर्व काळ आणि सर्व प्रकारांनी आपण आपल्याला जाणतो असे होते मग कळत नाही अशी अवस्था असे सांगणारा तरी कोण आहे म्हणजे आपण आपल्याला बरोबर जाणणारे असता मध्येच आठ जी नेणीव अर्थात आज्ञान येत असते त्याचे पारखेपण म्हणजे निराळेपण कोण सांगतो या प्रश्नाला उत्तर असे की न कळे म्हणजे समजत नाही असे जे जाणता आले म्हणजे समजले ते काही न कळण्याची म्हणजे अज्ञानाला कळले नाही म्हणून नेणने अर्थात अज्ञान ज्याला कळले तोच आत्मा आहे न कळे ऐसे जाणवले ते न कळण्यासी नाही कळले म्हणून नेनने जया वेवळे तोची जान आत्मा परंतु झाले असे काय की आत्म्याने आपला जाणीव भाव सोडून नेणीव भाव धरला आहे म्हणून त्याचा त्यालाच गोंधळ पडून जातो हा गोंधळ मोठा मासळेधार आहे आपले आपल्याला कळत नाही म्हणून त्याला अज्ञान म्हणायचे का परंतु अज्ञान आहे हे कळल्याबरोबर नेणीव भाव जाऊन त्या ठिकाणी जाणीव भाव होतो तेव्हा अर्थातच नेणीव म्हणजे अज्ञान हा मिथ्या आणि खोटा भास ठरतो आप आपण या न कळे हे नेणीव ऐसे म्हणावे तरी तोच जाणीव भाव म्हणून या मिथ्या भ्रांती म्हणजे नेनिव जाणली की ती नेनिव मिथ्या ठरलीच म्हणून नेनिव जाऊन जी जाणीव उरते तिचेच नाव आत्मप्रभा आप आपण या न कळे हे नेनिव नेनिव जरी जाणीवली तरी ते नेनिव मिथ्या झाली तेथे जाणीव उरली आत्मप्रभा तर मग तूच आपले आपल्याला कळत नाही असे जर म्हण जाणतोस तर विनाकारण त्या जाणीवेमध्ये तूच आपल्याला गोवन का घेतोस बघा तू तर स्वयंप्रकाश आत्मा आहेस आणि झाले आहे काय की तुझ्या ठिकाणी नेनिवेचा मिथ्या भ्रम झाला परंतु त्याचा निराश होण्याबरोबर तूच स्वतः सिद्ध अविनाश स्वरूप आहेस तू आत्मा स्वयंप्रकाश तेथे नेनिव हा मिथ्या भास तो निरसता तू अविनाश स्वतः सिद्ध असे पहा की जो या सर्वांना जाणतो तो आपण आपल्याला जाणू शकत नाही काय नेणीव जी आहे ती ठिकाणी जाणीव असत नाही म्हणून नेणीव हेच अज्ञानाचे का कारण स्थूळ आणि सूक्ष्म ही त्याची कार्य आहेत त्या अज्ञानाची अवस्था ही सुषुप्ती आहे म्हणून सुषुप्तीचे लक्षण आता सांगतो आहे मन प्रवर्ते इंद्रियाद्वारे बाह्य विषयी वावरे ते जागृती हे खरे जाणीवेसे मनाची प्रवृत्ती इंद्रियाद्वाराने होत असते ते जेव्हा बाह्य विषयांमध्ये वावरत असते ती स्थिती म्हणजे जागृती होय हे निश्चितपणे समजा त्या वावरण्याचा ध्यास अंतःकरणात घेऊन सूक्ष्म कल्पना करण्यात ज्यावेळी मन गुंतते त्यावेळी त्या अवस्थेत स्वप्नांचा बाजार मांडत असतो या दोन्ही अवस्थांची जाणीव शक्ती एकच होय ती जाणीव शक्ती ज्यावेळी जाणपणाला निशेष सोडून जाते त्यावेळी त्या अवस्थेचे नाव सुसुप्ती म्हणजे निद्रा म्हणजेच घोर अज्ञान असते परी जाणीव दोहीची एक ते आपण या करी निशेख तेव्हा सुसुप्ती अवस्था देख अज्ञान गडद या सुसुप्ती अवस्थेमध्ये जी नेणीव असते तीच वास्तविक जाणीव आहे परंतु अज्ञानवश झाल्या कारणाने विपरीत भाव धरून आपण कोण हे विसरून गेले आहे आप आपणा विसरली मग प्रपंचाचा भासू कल्पू लागली मी जीव हीच भुली सुसुप्तीसी आपण कोण हे विसरून गेल्या कारणाने मीच जीव अशी जाणीवेला सुसुप्तीत भूल पडून ती प्रपंचामध्ये रंगून गेली म्हणून या जाणीव रूप सुसुप्तीच्या ज्यावेळी निराश होईल त्याच वेळी किडाळ म्हणजे हिनकटपणा जळून गेल्यावर सोने जसे शुद्ध होते त्याप्रमाणे आपले स्वयंभू रूप प्रगट होईल ते नेनीव जै फिटे ते रूप उमटे जैसे किडाळ जळाली पुढे शुद्ध राहे म्हणून जाणीवेपासून नेनिवेपासून कारण देहाची उत्पत्ती असल्या कारणाने त्या कारण देहाचा अभिमान धरणे यालाच प्राज्ञ अवस्था असे म्हणतात अशी कारण देहाची स्थिती आहे नेनिवे पासाव उगवता अभिमान होय धरता तो प्राज्ञ हे व्यवस्था कारण देहाची याप्रमाणे आपण श्री परमामृत ग्रंथातील कारण देह निरसन नावाचं हे सहावं प्रकरण प्रकरण संपूर्ण करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय